ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी त्र्याहत्तरावा जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंताचे इंद्रप्रस्थाला परतणे शुक म्हणाला जरासंधाने अगदी सहजपणे वीस हजार आठशे राजांना जिंकून डोंगराच्या दरीत ठेवले होते ते जेव्हा तिथून बाहेर आले तेव्हा त्यांची शरीरे मळकट आणि वस्त्रे गलिच्छ दिसत होती भुकेमुळे ते दुर्बळ झाले होते आणि त्यांची तोंडे वाळून गेली होती खण्यात बंद राहिल्यामुळे ते खंगले होते तेथून बाहेर पडताच त्यांनी पावसाळ्यातील ढगाप्रमाणे सावळ्या पितांबरधारी भगवंताचे दर्शन घेतले त्यांच्या चार हातामध्ये गदा शंख चक्र आणि कमळ शोभून दिसत होते वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि कमळाच्या गाभ्याप्रमाणे त्यांचे डोळे लालसर होते त्यांचे सुंदर असे मुखकमल प्रसन्न असून कानामध्ये मकराकृती कुंडले चमकत होते त्यांच्या श्री विग्रहावर सुंदर मुकुट मोत्यांचा हार हातामध्ये कडी करदोटा आणि बाजूबंद शोभून दिसत होते गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत होता आणि तिथे वनमाला शोभत होती त्यांना पाहताच त्या राजांची अशी अवस्था झाली की ते जणू डोळ्यांनी त्यांना पित आहेत जिभेने चाटीत आहेत नाकाने हुंगत आहेत आणि बाहूने आलिंगन देत आहेत त्यामुळे त्यांची सारी पापी धुतली गेली त्यांनी त्यांच्या चरणावर डोके टेकून त्यांना प्रणाम केला श्रीकृष्णाच्या दर्शनाने त्या राजांना इतका आनंद झाला की कैदेत राहिल्याची त्यांचे सर्व दुःख एकदम नाहीशी झाले हात जोडून ते श्रीकृष्णांची स्तुती करू लागली राजे म्हणाले शरणागतांचे सगळे दुःख नाहीसे करणाऱ्या हे देवदेवेश्वरा हे अविनाशी श्रीकृष्ण आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत या घोर संसाराला कंटाळून आपल्याला शरण आलेले आमचे रक्षण करा हे मधुसूदना हे आमचे स्वामी या मगधराजाला आम्ही दोष देत नाही भगवन कारण लक्ष्मीपासून राजाला दूर करणे ही आपली कृपाच होय राजेश्वर्याच्या घमेंडेने उन्मत्त झालेल्या राजाला कल्याणाची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही आपल्या मायेने मोहित होऊन तो अनित्य अशा संपत्तीलाच स्थिर समजतो अज्ञानी लोक ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाण्यालाच जलाशय समजतात त्याचप्रमाणे इंद्रिय लोलूप अज्ञानी माणसे या बदलणाऱ्या मायेला सत्य वस्तू समजतात भगवन आम्ही अगोदर संपत्तीच्या नशेने आंधळे झालो होतो या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी एकमेकाशी स्पर्धा करीत होतो आणि क्रूरपणे आपल्याच प्रजेला नष्ट करीत होतो आम्ही इतके मस्तवाल झालो होतो की आपण मृत्यूरूपाने आमच्यासमोर उभे आहात याचीही आम्हाला परवा नव्हती हे श्रीकृष्णा त्याच आम्हाला आज अतिशय वेगवान व असामान्य बलशाली अशा आपलेच स्वरूप असलेल्या काळाने राज्यापासून दूर केले ज्यांच्या कृपेनेच आमचा गर्व नाहीसा झाला अशा आपल्या चरणकमलांचे आम्ही स्मरण करीत आहोत हे विभू दिवसेंदिवस क्षीण होणाऱ्या व रोगांची जन्मभूमी असलेल्या या शरीराने मृगजळासारखे राज्य भोगण्याची आम्हाला अभिलाषा नाही तसेच कानाला भुरळ पाडणाऱ्या मृत्यूनंतरच्या स्वर्गादी कर्मफलांची सुद्धा आम्हाला इच्छा नाही आता आपण आम्हाला हा उपाय सांगा की जेणेकरून इथे संसारात राहूनही आपल्या शरणकमलांची सदैव आठवण राहील नमस्कार करणाऱ्यांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या हे श्रीकृष्णा वासुदेवा हरे परमात्मा गोविंदा आमचा आपल्याला वारंवार नमस्कार असू शुक म्हणाला परीक्षिता कारागृहातून मुक्त झालेल्या राजांनी जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली तेव्हा शरणागत रक्षक दयाळू प्रभू मधुर वाणीने त्यांना म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले हे राजानो तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रकट केली त्यानुसार आजपासून सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्या ठाई तुमची खात्रीने सुदृढ भक्ती राहील हे राजानो तुम्ही जे मागितले तेच उत्तम आहे तुम्ही केलेली स्तुती खरी आहे कारण मी सुद्धा पाहतो की संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमेंडीने पुष्कळशे लोक उच्छृंखल होतात हय्यय नहूश वेन रावण नरकासूर इत्यादी अनेक जण तसेच देव दैत्य आणि राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झाले तुम्ही हेही समजून घ्या की शरीरादी उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टी नाश पावतात म्हणून मन आपल्या ताब्यात ठेवून माझे पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचे रक्षण करा तुम्ही आपल्या वंश परंपरेचे रक्षण करण्यासाठी संतान उत्पन्न करा आणि प्रारब्धानुसार जन्म मृत्यू सुखदुःख इत्यादी जे काही प्राप्त होईल ते समभावाने स्वीकारून आपले चित्त माझ्या ठिकाणी लावून आपले जीवन चालवा देहाधिकाविषयी उदासीन राहा आणि स्वस्वरूपात रममान व्हा त्याचप्रमाणे आपल्या आश्रमाला योग्य अशा व्रतांचे पालन करीत जा आपले मन योग्य प्रकारे माझ्या ठिकाणी लावल्याने शेवटी तुम्ही ब्रह्मस्वरूप अशा मलाच प्राप्त व्हाल शुक म्हणाला भुवनेश्वर भगवान श्रीकृष्णाने राजांना हा आदेश देऊन त्यांना स्नान इत्यादी घालण्यासाठी अनेक स्त्री पुरुषांची नियुक्ती केली परीक्षिता सहदेवाकडून त्यांना राजाला योग्य अशी वस्त्रे आभूषणे पुष्पमाला चंदन इत्यादी देवून त्यांचा सन्मान करविला जेव्हा ते राजे अभ्यंग स्नान करून वस्त्रे आभूषणे परिधान करून तयार झाले तेव्हा भगवंतांनी त्यांना उत्तमोत्तम अशा पदार्थांचे भोजन देवविले आणि तांबूल इत्यादी विविध प्रकारची राजोचित भोग देवविले अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने त्या राजांना बंधमुक्त करून त्यांचा सन्मान केला तेव्हा पावसाळा संपल्यानंतर तारे शोभावेत त्याप्रमाणे तेजस्वी कुंडले घातलेले ते शोभू लागले नंतर श्रीकृष्णाने त्यांना सुवर्णाने आणि रत्नांनी मढवलेल्या उत्तम घोडे चुंपलेल्या रथामध्ये बसून गोड शब्दांनी तृप्त करून आपापल्या देशाकडे पाठवले महात्म्या श्रीकृष्णाने अशा प्रकारे त्या राजांना मोठ्या संकटातून मुक्त केले आता ते श्रीकृष्णाचेच रूप गुण आणि लिलांचे चिंतन करीत आपापल्या राजधानीकडे गेले त्या राजाने तिथे जाऊन आपापल्या प्रजाजनांना त्या परमपुरुषाची अद्भुत लीला ऐकवली त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक भगवंताच्या आज्ञेनुसार ते राज्य करू लागले अशा प्रकारे श्रीकृष्णाने भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करून भीमसेन आणि अर्जुनासह जरासंध पुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केले इंद्रप्रस्थाजवळ पोहोचल्यावर त्या विजयी आपापले शंख वाजवले त्यामुळे त्यांच्या इष्ट मित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दुःख झाले तो शंखध्वनी ऐकून इंद्रप्रस्थ वाशियांची मनी आनंदित झाली जरासंध मारला गेला हे त्यांना कळले युधिष्ठिराचे संकल्पही पूर्ण झाले भीमसेन अर्जुनाने श्रीकृष्णाने राजाला वंदन केले तसेच जरासंधाचा वध करण्यासाठी त्यांना जे जे करावे लागले ते सर्व त्यांनी सांगितले श्रीकृष्णाची ही आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सद्गतीत झाला त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले भगवंताचे ते प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्दही फुटेना या ठिकाणी त्र्याहत्तरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू